Kita boleh balik ke barang yang sama ada benda ni ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सच्चिदानन्दसान्द्राय सर्वातीताय साक्षिणे नमः श्रीदेशिकेन्द्राय शिवाय शिवघातिने यस्य स्मरणमात्रेण बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे विष्णवे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ भगवंताच्या योजनेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे एका सत्संगात आपण सर्व उपस्थित आहोत अखिल भारतीय कीर्तन कुलाचे सर्व सन्माननीय आदरणीय आणि पूज्य असे सर्व पदाधिकारी यांच्या श्रीचरणी मी प्रणाम करते या ठिकाणचा महोत्सव आयोजित करणारी जे आयोजक मंडळी आहेत त्यातील सर्व बंधू भगिनींनाही मी वंदन करते देश विदेशातून उपस्थित असलेले सर्व सज्जन श्रोते बंधू भगिनी यांना सप्रेम अभिवादन करते आणि संबंधित जेवढे सर्व आहेत त्या सर्वांना स्मरणपूर्वक वंदन करते ज्यांच्या जिवंत असण्याने ह्या ठिकाणी सदाचाराचे धडे ह्या जनाला मिळत राहतात अशा सर्व सदाचारी सज्जनांचं स्मरण करते ज्या संतांच्या परम उपकाराने आपण आज माणूस म्हणून जगू शकतो आहोत अशा सकल संतांनाही वंदन करते आणि भगवंताच्या चरणी तर नत झाल्याशिवाय काही उपाय नाही दुसरा आपण सर्वांच्या सह त्याच्या पदी नम्र होते अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या शाखेने बुवांनी म्हटल्याप्रमाणे पूर्व अपूर्व डोंबिवली परिसरामध्ये कीर्तनाचा महोत्सव मांडलेला आहे आज आपण या ठिकाणी आजच्या संध्याकाळी उपस्थित आहोत या ठिकाणच्या महोत्सवामध्ये प्रवचन सेवा मी करावी अशी मला सूचना करण्यात आली ते मला माझं भाग्य वाटलं आणि म्हणून मी मान्य केली त्याप्रमाणे तो आज आलेला आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्माचं हे चतुशताब्दी वर्ष आहे त्याचं औचित्य साधून विषयही समर्थ वाङ्मय निवडला आहे अफाट वाङ्मयातून थोडासा काहीतरी विषय असावा की ज्याच्यावर लहान माणसालाही चिंतन करता यावं म्हणून मनाचे श्लोक निवडले मनाचे श्लोक निवडण्यामध्ये दोन गोष्टी सिद्ध होत आहेत मला समर्थांच्या मनाच्या श्लोकाचं फारसं विवेचन करता येईल असं नाही पण माझ्याच मनाच्या श्लोकांचं ते सोपं जाईल आणि प्रत्येकालाच ते करणं शक्य आहे मनाच्या श्लोकावर थोडासा विस्ताराने आपण विचार करू आपल्या जवळ सात दिवस उपलब्ध आहे आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये अधिकारी मंडळींच्या आशीर्वादाने त्याला मी साक्षी आहे या परिस्थितीमध्ये महोत्सवाचं उद्घाटन झालं आहे असं मी परमेश्वर स्मरणपूर्वक जाहीर घोषित करते उद्घाटनपर भाषणामध्ये अधिक काही वेळ न घालवताना उद्घाटनपर पहिलं प्रवचन मनाच्या श्लोकावरच व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याला आपण मान्यता द्यावी ती आहे असं मी गृहित धरते आणि पहिल्या प्रवचनाला प्रारंभ करते आहे हे शुभारंभीय उद्घाटनपर प्रवचन आहे असं आजच्या प्रवचनाला आपण थोडस उल्लेखू शेवटी आपण काय मान्यता देतो यावरच सगळं अवलंबून असत म्हणून हे उद्घाटन पर प्रवचन आहे अशी मान्यता दिली तर ते उद्घाटनच आहे प्रारंभी आपण भगवत स्मरण पूर्वक एका श्रुतीने विषयाला प्रारंभ करतो आहोत माहितीची ओळखीची श्रुती आहे सर्व खलिदम ब्रह्म तज्जला ते शांत उपासित अशी छानदोग्य श्रुती आहे तपशील पाहायचा असेल तर अध्याय तिसरा उघडावा त्याच्यामध्ये ही श्रुती सापडेल त्यातील सर्व खलविदम ब्रह्म सगळ्यांच्या माहितीच आहे हा अर्थ भाग आहे त्यातला त्याचा पुढचा आहे तज्जला नेते शांत उपासित असे शब्द अपरिचित वाटले ना तरी अर्थ परिचितच आहे आता ज म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेलं जन्मणार आणि तल्ल म्हणजे त्याच्यात लय पावणार असं तज्जला इति आता ते तज्ज आणि तल्ल त्यातून उत्पन्न होत आहे आणि त्याच्यात विलीन होत आहे असं काय आहे तर ते सर्व खलू इदम आहे हे सर्व ब्रह्मांड आहे ही संपूर्ण जेवढी सृष्टी आपल्याला दिसते ही आली कुठून या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातून आली आणि ही पुढे जाणार कुठे या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातच जाणार याचा अनुवाद करून विष्णू सहस्रनामात भीष्माचार्य म्हणतायत यत सर्वाणी भूतानी भवंत्यादी योगागमे यस्मिंश्च प्रलयं पुनरेव युगक्षये यत सर्वाणी भूतानी भवंती या सर्गाच्या वेळेला म्हणजे सृष्टी निर्मितीच्या प्रसंगी ज्यातून सर्व सृष्टी भूते निर्माण होतात आणि सृष्टीचं आयुष्य पूर्ण होतं तो महाप्रलयाचा प्रसंग असतो त्या प्रसंगी ज्याच्यात जाऊन ही सृष्टी विलीन होते त्या परमेश्वराच्या स्मरणाबद्दल विष्णू सहस्रनाम सांगण्याचा उपक्रम सुरू आहे त्यामधला हा श्लोक आहे ह्या श्रुतीचाच तो अनुवाद आहे ज्या परमेश्वरापासून ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते आणि आयुष्य पूर्ण होता क्षणी ज्यात जाऊन ती विलीन होते लय पावते ते काय आहे तर ते ब्रह्म आहे आणि ही संपूर्ण सृष्टी म्हणजे त्याला इदम म्हणायचं ही आहे ती जेवढं हे म्हणजे काय जेवढं दिसतं जेवढं गोचर आहे जेवढं सृष्टी आहे जे निर्माण होत आहे काही काळ ज्याचा वास्तव्य जाणवत आहे आणि यथासमय जे आपल्या दृष्टीच्या पडद्याच्या पलीकडे निघून जात आहे ज्याचा विनाश निश्चित आहे ज्याची काही काळ स्थिती अनुभवाला येते आहे आणि जे नसलेलं दिसायला सुरुवात होते आहे असं जन्मस्थिती आणि प्रलय तीन घटना ज्यांच्यासाठी लागल्या त्याला ही सृष्टी असं म्हणतात ती संपूर्ण सृष्टी सर्व खलु खरोखर अगदी तिचं रूप काय आहे तर ती ब्रह्म आहे एका दृष्टांताने अर्थ लक्षात घेऊन जातो एखादा घट घटाचं उदाहरण वेदांताला फार मान्य आहे मातीतून जन्मत त्याचा विनाश जेव्हा होतो तेव्हा मातीत विलीन होत मग स्थिती खाली काली सुद्धा ते माती रूपच असतो आणि म्हणून तिन्ही काली ज्याचं रूप माती आहे असं ते मडक घट त्या घटाच्या जागी सृष्टी त्यातून म्हणजे ब्रह्मवस्तूतून निर्माण होते त्याच्यातच जाऊन विलीन होते म्हणून मध्यंतरीच्या काळात तिचं रूप तेच असलं पाहिजे म्हणून सर्वं खलू इदम ब्रह्म ह्या ब्रह्माची शांत उपासित शांत अंतःकरणाने उपासना करावी उपासनेला दृढ चालवावे एवढा श्लोक सर्वांना माहितीचा आहे तर ती उपासना कोणाची करावी कशी करावी याची सूचना ह्या श्रुतीने सांगितली शांत उपासित ज्या अंतःकरणात द्वेष नाही कोणत्याही विषयाविषयीची आसक्ती नाही प्रेम नाही राग नाही आणि म्हणून वीटही नाही एखाद्या गोष्टीचं जेव्हा प्रेम असतं तेव्हा दुसऱ्या गोष्टीचा नीट असतो आणि जिचं प्रेम आहे तिचंही प्रेम काही काळाने संपत आणि त्याचाही वीट निर्माण फार आवडीने वस्त्र विकत आणा दोन चार दिवस कौतुकाने नेण्याचा काही दिवसात त्याचा वीट येतो एक तर वस्त्र विटत नाही तर ते वापरायला आपण विटतो म्हणजे या वस्तूशी विटणे हे निश्चितच कशाच तरी वीट असणे आणि कशाच तरी प्रेम असणे हे दोन्ही ज्याच्या चित्तात नाही कशाची इच्छाही नाही अपेक्षाही नाही इच्छा तिच्या कोणत्याही रूपाने नाही इच्छेला सात रुपये ओघात येईल तेव्हा बघू एकाही रूपाने चित्तात इच्छा नाही म्हणून मग पुढची मालिका काम नसेल तर क्रोध नसतो आणि याप्रमाणे ज्या अंतस्करणामध्ये कामक्रोधादी षडविकारही नाही त्याला शांत चित्त विषय प्राप्त व्हावेत ही इच्छाच नसल्या कारणाने हे विषय फार त्रास देतात असंही वाटत नाही त्याच्याविषयी दखल घेणे नाही वस्तू मिळावी अशी इच्छा नाही आणि भोगाची दखल घेत नाही या सृष्टीने आपल्याला निर्मितीच्या वेळेला प्रारब्ध नावाची काही एक देणगी दिली आहे ती चालवेल तशी चालवेल भोग भोगावरी द्यावा संचिताचा करून ठेवा शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी याप्रमाणे चित्तामध्ये विषय भोगाविषयीची दखल नाही विषयांची अपेक्षा नाही विषयांची प्रीती नाही ही अनावड नाही क्रोधाधिक उर्मी उठत नाहीत याला का जीवन म्हणायचं का त्याला काही अर्थ आवणी जीवन कुठेतरी रागवावं कुठेतरी रडावं कुठेतरी प्रेम करावं कोणाचा तरी वीट व्यवहार प्रपंच असा मोजावा पण परमार्थ करायला निघालेल्या चित्त शांत व्हावं म्हणजे इतके आत्ता वर्णन केलेले जेवढे धर्म आहेत हे ज्याच्या चित्तामध्ये अंतःकरणात नाही बुद्धी विचार करील तर ती अतिंद्रिय वस्तूचा करील मला काल रात्री झोप आली नाही म्हणून आज सकाळी उठल्याबरोबर डोळे कसे तरी दिसत होते हात पाय गरम झाले घरातले लोक विचारतात तब्येत बरी नाही का मी म्हणते ना तब्येत चांगली आहे चेहरा असा का दिसतो तर मी म्हटलं रात्री झोप आली नाही त्यांनी विचारलं का झोप आली नाही तर मी सांगितलं की मग तू विचार करीत होते ना म्हणून झोप आली नाही विचार केल्यामुळे झोप आली नाही हे ठीक आहे त्यांनी चेहरा असा व्हायला नको म्हणून रात्रभर जे केलं ते अविचार केला विचार केला असेल तर आणि चेहरा उजळायला पाहिजे हो मनुष्याला विचाराची देणगी ही आनंद आहे रात्रभर विचार केला तर अशी नाही सुरत की कशी प्रफुल्लित पाहिजे भगवान गोपाल कृष्णाच्या चेहऱ्यासारखी ज्ञानोबांच्या चेहऱ्यासारखी अशी सुरत पाहिजे रात्रभर हा विचार केला माझा मुद्दा म्हणायचा आहे रात्रभर आपण ज्याला विचार केला म्हणतो त्या विचाराचा विषय प्रपंच होता आणि म्हणून त्रास झाला प्रपंचात जे विचार नावाने आपण करतो त्याला अविचार म्हणतात परमार्थात आणि परमात्म्याविषयी जेव्हा बुद्धी चिंतनात जाते तेव्हा त्याला विचार म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी परमात्मा जेव्हा बुद्धीचा आणि विचाराचा विषय असतो तेव्हा त्यातून उपलब्धी आनंदाची होती आणि ती जर होत नसेल रोटी सुरत होत असेल तर ते सगळं अविचार आहे आणि अविचार आहे म्हणजे कार्यक्रम विचारासारखा चालतो पण विषय प्रपंच फक्त विषय बदलला म्हणजे परिणाम बदलतो याप्रमाणे अंतस्करण म्हणजे बुद्धी नावाचा घटक मन नावाचा घटक चित्त नावाचा अहंकार नावाचा चारही घटकांनी जेव्हा परमार्थ स्वीकारलेला आहे मग प्रपंचाचं काय करतो त्यागीतही नाही स्वीकारीतही नाही त्याची दखल घेत नाही तो चालतो तसा चालू द्यायचा आणि अगदी खरं आहे बघा आवडो वा न आवडो पण एकदा विचार करण्यासारखं वाक्य आहे प्रपंच होत असतो परमार्थ करावा लागतो आणि आपण प्रपंच करतो म्हणून तो बिघडतो तो हो दिला की चांगला आपल्याला जमत नाही म्हणून तो आपण अधिक विचकवतो प्रपंच होऊ द्यावा आणि मग त्याला जसं जायचं तसं जाऊ द्यावं आपण त्याच्याकडे साक्षी भावाने पाहावं म्हणजे त्याची काही फारशी दखल नाही क्रिया नाही प्रतिक्रिया नाही साध नाही प्रतिसाद नाही आणि त्याच्यातली काय लज्जत आहे ती अनुभवून पाहण्याचा विषय आहे परमार्थ मात्र करावा लागतो सावधपणे आणि याप्रमाणे चित्त केलेलं आहे ज्याने त्याच चित्त शांत आहे ह्या शांत चित्ताने परमात्म्याची उपासना करावी उपासनेसाठी चित्त अस पाहिजे उपासनेला पेटी पाहिजे तबला पाहिजे गाणारे पाहिजे विशारद पाहिजे मग ते वार ठरलेला पाहिजे वेळ ठरलेली पाहिजे मग ते जेवढे माणसांनी उपासना करायची ठरवली त्यातले पाच सहा आले नाही की त्यांच्या विषयीची चीड निर्माण झाली पाहिजे उपासनेच्या शेवटी काफी असली पाहिजे याला उपासना नाही शांत उपास जिथे बसो तिथे उपासना जिथे रस्त्याने चाललो तिथे उपासना गर्दी असो नसो उपासना उपासना शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या जवळ जाणे आपण देवापासून दूर आहोत त्याच्या जवळ जाण्याच्या कार्यक्रमाला उपासना म्हणतात आणि जवळ जाणे जवळ जाणे दोघांमधलं अंतर कमी होणे याची परिसीमा जवळिकेची परिसीमा म्हणजे ऐक्य आहे उपासनेचा प्रारंभ भेदात आहे दुराव्यात आहे आणि उपासनेचा शेवट ऐक्यामध्ये आहे म्हणून दूर असलेल्यांनी त्याच्याशी ऐक्य पावण्यासाठी जाताना जे जे काही कार्यक्रम करावे लागतील त्याला उपासना म्हणतात कर्मरूप असेपर्यंत नाव उपासना आहे प्रेमरूप झाल्यावर नाव भक्ती आहे आणि विचाराचा प्रांत गाठल्यानंतर त्याचंच नाव ज्ञान असे आहे ह्या कार्यक्रमाचे एवढे टप्पे आहेत हा एकच मार्ग एकच आहे त्या मार्गाचं नाव समर्थांनी ठेवलंय ते मना सज्जना भक्तीपंथेची जावी भक्तीपंथ त्याला म्हणतात एक नाव आहे एखाद्या कोणत्याही रस्त्याला महामार्गाला काही नाव असतात एका गावापासून दुसऱ्या मोठ्या गावापर्यंत जाईपर्यंत त्याला तसं नाव असतं तिथून पुढे त्याच पुढच्या महानगरापर्यंतचं काहीतरी नाव येत त्याच्या पुढे आणखी वेगळं नाव पण तो रस्ता एकच असतो त्याचे तेवढे टप्पे असतात याप्रमाणे भगवत प्राप्तीचा हा एकच मार्ग आहे त्याचे टप्पे आहेत आपण जास्त दूर असू त्याला तेव्हा उपासना म्हणावं बरेचसे जवळ गेलो तेव्हा भक्ती म्हणावं अगदी जवळ गेलो तेव्हा ज्ञान म्हणावं मार्ग एकच आहे आणि याप्रमाणे उपासना करण्यासाठी चित्त शांत निर्विकार असं असायला पाहिजे असं श्रुती बोलली मग विचार करावा चित्ताने शांत झाल्यानंतर कर्म राहू शकत नाही फार खटाटोप राहत नाही भानगडी कमी होऊन जातात पहिल्या वर्गामध्ये गणित दीर्घा दीर्घा शिकायचा असल्यानं तर पाठी पाहिजे लेखणी पाहिजे खडू पाहिजे बोट पाहिजे खडे पाहिजे रेघा पाहिजे जे जे जे जे मोठ होत चालू जे जे जे जे गणित कळत चालेल ते ते यातलं एक एक एक एक हे बाह्य साधन गळत जात आणि लोकमान्य टिळकांचं उदाहरण आहे वीस वीस पंचवीस पंचवीस अंकी संख्या जरी दिल्या तरी ते कित्येक संख्यांच्या बेळदान गुणाकार असे हवेमध्ये डोळे करून बघायचं आणि एखाद्या मिनिटाच्या आत त्यांच्या हातून बेरगा व्हायच्या जे जे माणूस त्या त्या विषयात बार होतो त्या त्या प्रमाणात त्याचे बाह्य उपकरणे साधने गळूनच जातात आणि याप्रमाणे उपासनेत बरीच खटपट आहे फुलं आणले का हार आणले का करावं लागतं त्याचा धिक्कार नाही तो तेवढ्या टप्प्यामध्ये तोच महत्वाचा भाग पण परमात्मा ते हार तुरे नाही पाहत तो पाहतो हार तुरे देण्याच्या अंतकरण माझ्याबद्दलची प्रीती किती आहे भक्तीचा भाग सुरू होतो तो फक्त प्रेमाने प्रेमाचा कर्माचं प्राधान्य आहे उपासना प्रेमाचं आधिक्य झालं भक्ती आणि विचाराचं आधिक्य झालं की ज्ञान आता विचाराचा विषय कसा असावा आपल्याला समर्थांच्या मनाच्या श्लोकात प्रवेश करायचा आहे त्याचं प्रास्ताविक चालू आहे उपासनेचा विषय निवडायचा आहे आपल्याला तर शांत अंतःकरण पाहिजे ही त्यांनी उपासनेची पूर्व भूमिका सांगितली आत्मानमेव प्रियम उपासित बृहदारण्य श्रुती विचाराचा विषय सांगते आपला आत्मा आपल्याला अत्यंत प्रिय आहे प्रेयानात्मा आत्माच प्रिय आहे आणि जे प्रिय असतंय ना त्याचीच फक्त उपासना शक्य आहे असा न्याय आहे जे अप्रिय आहे त्याच्या जवळ जाण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही जेवढं प्रिय असतंय त्याच्या जवळ जायचं असतंय आणि त्याच्याच जवळ जाण्याची खटपट असते सहसा सासूच्या भेटीला जाण्याची इच्छा फारशी होत नाही पण आईच्या भेटीला जाण्याची होते प्रिय गोष्टीच्या जवळ जाण्याची अगदी नैसर्गिक इच्छा आहे हो, नैसर्गिक प्रवृत्ती आहे आता सर्व जनात जे प्रिय त्यात आत्यंतिक प्रियत्व हे आत्म्याशीच लागू आहे श्रुतीच बोलून गेली प्रेय आणि आत्मा म्हणून आत्म्याच्याच जवळ जाणे आणि शांत उपासित कोणाला कोणाची उपासना करावी कोणाच्या जवळ जावं तर प्रिय असणाऱ्या आत्म्याच्या जवळ जावं आपल्याच आत्म्याच्या जवळ अंतर्मुख व्हावं आपल्या स्वरूपाचा विचार करावा हीच उपासना खरी आहे श्रुतीने विचार केला स्वतःच्या आत्म्याच्या जवळ जाण्याचा मी उपदेश केला मग बाकीच्या जगाचा काय धिक्कार करायचा का नाही म्हणून गृहधारण्य श्रुती पुढच्या श्रुतीमध्ये असं बोलते आत्मेत येव सगळं जग आत्मा आहे अशी उपासना पहिल्यांदा शांत चित्ताने करा दुसऱ्यांदा स्वतःच्या आत्म्याच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि तिसऱ्यांदा ही संपूर्ण सृष्टी आत्मरूप आहे आत्मेत गोपाल कृष्णाच्या पुढे करा रामाच्या पुढे करा रामदासाच्या पुढे करा कुठे उपासना केली तर उपास्य हे आत्मरूप आहे आणि तेवढीच प्रतिमा किंवा तेवढी मूर्ती किंवा ती एक व्यक्तीच आत्मा असं नव्हे आता संपूर्ण सृष्टी ही केवळ आत्माच आहे आत्मा इथे उपासित आता दोन गोष्टी एकत्र करून घेऊ आपण मी माझ्या आत्म्याशी उपासना करावी परमात्म रूप मी तो प्रिय आहे मला आणि हे सगळं आत्मरूप आहे म्हणजे मी आणि हे सगळं एकच झालं का नाही मी आत्मा हेही आत्मा आत्म्या आत्म्यात फरक नाही हे सगळंच आत्मा नाही का मग ती मांडलेली प्रतिमा सुद्धा आत्माच आहे आणि म्हणून अभेदाने उपासना करणे हे उपासनेचं सर्वोत्तम रूप आहे लक्षात ह्या अन्यान देवतान उपासते अन्य हा असौ अन्य हा अहम अस्वी न सवेद अशी गृहदारण्यकात या प्रकरणाची समाप्ती जो देवतांची उपासना देवता माझ्याहून भिन्न आहे ह्या बुद्धीने करतो म्हणजे देवता वेगळी अन्य हा असो हा देव वेगळा आणि अन्य हा अहम असमी आणि मी सुद्धा त्याच्याहून वेगळी वेगळा अशी जर धारणा उपासनेच्या काळात असेल भेदाची बुद्धी जर असेल तर नस वेद त्याला काही कळत नाही तो काही जाणीत नाही आता समर्थांना आपल्याला शिकवायचे उपासना दृढ चालवायला म्हणजे आता काय करावं उपासनेचं अत्युच्च रूप आपण लक्षात घेतलं सर्व खलु इदम ब्रह्म त्यासाठी साधन शुद्ध चित्त ठरवलं त्यातल्या विचाराचा विषय आत्मा ठरवला आत्मा प्रथम पातळीवर आपल्या पुरता केंद्रित दुसऱ्या टप्प्यावर सर्व रूप आत्मा आणि तो आणि हे सर्व वातो आणि उपासक उपास्य आणि उपासक यांचा भेद नाही ह्या बुद्धीत जाऊन पडणे ह्या अनुभूतीत जाणे एवढ्याच गोष्टीला उपासना समजता हे उपासनेचं मुख्य रूप आहे एवढी संपूर्ण उपासना समर्थांना अपेक्षित आहे समर्थांचं वाङ्मय अफाट आहे दासबोध सर्वांना परिचित आहे लोकप्रिय ग्रंथ आहे समजायला बराचसा आपल्या आटोक्यात आहे अन्य काही ग्रंथ आहेत मला तेवढ्या सगळ्यांचा आज काही उहापोह करता येणार नाही त्यात मनाचे श्लोक नावाचं दोनशे पाच श्लोकांचं एक काव्य आहे भुजंग प्रयात वृत्तामध्ये लिहिलेले हे सगळे श्लोक आहेत पहिला श्लोक त्याचं प्रास्ताविक व उपक्रम मांडतोय शेवटच्या चार श्लोकामध्ये प्रकरणाचं उपसंहार करण्याचं कार्यक्रम आहे आणि मधल्या दोनशे श्लोकांमध्ये समर्थांनी परमार्थाचा पूर्ण उपदेश मांडला आहे याप्रमाणे विचार केला तर उपक्रम ते उपसंहार हे दोनशे पाच श्लोक हे पूर्णपणे ग्रंथ आहेत आणि ग्रंथ म्हणजे तो शास्त्रीय ग्रंथ आहे म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्राचे सगळे बारकावे आलेले आहेत परमार्थ करणाऱ्यांनी किती आणि काय काय करायला पाहिजे याची संपूर्ण नोंद त्याच्यात आहे पण परमार्थ तेवढ्याने पूर्ण नाही होत कारण उपसंहाराच्या वेळी समर्थ बोलत आहेत त्याच्यामध्ये जनी साधने विण सन्मार्ग लागे आणि मनाची शते ऐकता दोष जाती हे त्याचं फलित आहे म्हणजे चित्त शांत होणार हे त्याचं फलित आहे श्रुतीने सांगितलेलं जे शांत चित्त ते मनाच्या श्लोकाने दोन शते दोनशे श्लोक ऐकल्याने होणार आहे साधन मिळेल परमार्थाची नक्की दृष्टी प्राप्त होईल पण फलित जरी शुद्धी हे असेल तरी चित्त शुद्धी कशासाठी पाहिजे असा जो साधकाने प्रश्न केला तर त्याला साध्याची कल्पना तर द्यायलाच पाहिजे साधनाचं रूप सांगितलं पाहिजे आणि म्हणून दोनशे पाच श्लोकांमध्ये परमार्थ ससाधन सांगितलेला शिकवला पुष्कळशा श्लोकांमध्ये श्रुतीच अनुवाद केलेलं रूप आपल्याला लक्षात येत त्यांच्याही वाङ्मयाचं एक सारांश असल्यासारखं हे काव्य आहे याच्यात अर्थवादात्मक एकही ओळ नाही दोनशे श्लोकाच्या आठशे ओळी आहेत आठशे ओळीत अर्थवादात्मक ओळ एकही नाही अर्थवादात्मक म्हणजे ते चूक काही नसतंय असत्य काही नसतंय मुख्य सिद्धांताला पोषक असतंय पण त्यात सिद्धांत नसतो सिद्धांत नसतो पण सिद्धांताची पुष्टी होते असं ते नुसतं नव्हे प्रत्येक ओळ कोणती तरी सूचना घेऊनच येते परमात्म्याचं ध्यान कसं करावं चिंतन कसं करावं स्मरण कसं करावं जप कसा करावा ब्रह्मवस्तू विषयीचा विचार कसा करावा ब्रह्मवस्तू कशी आहे ती मिळवण्यासाठी साधकाने अंगी काय काय धर्म बाळवून घ्यावे म्हणून वैराग्याचं वर्णन आहे विवेकाचं वर्णन आहे शमदमादी शक्त त्याच्यात आहे साधन चतुष्ट संपन्न होण्याची व्यवस्था सांगितली आहे समाजामध्ये दैनंदिन जीवन जगताना सतत काही माया ब्रह्म म्हणत नाही हिंडावं लागत तिथे सदाचाराची गरज आहे म्हणून त्याच्यात सत्कर्म सदाचार आलेला आहे शेवटी शेवटी वस्तूच, निर्गुण निराकार अशा वस्तूच जेवढं संतांच्या शब्दांना शक्य आहे तेवढ्या प्रमाणात वर्णन केलेलं आहे आणि फलश्रुती सांगितलेली आहे म्हणीसारखे त्याच्यात वाक्य आहे या प्रकारचा मनाचा श्लोक नावाचा एक अगदी लहानसा ग्रंथ पण आपल्याला महान साह्यभूत आहे परमार्थ करणाऱ्या साधकांना त्याचा विचार करावा हे ह्या जन्म चतुशताब्दी वर्षामध्ये मोठ औचित्य आहे विषय निवडण्याचं त्यावर चिंतन करण्यासाठी मला एक संधी उपलब्ध झाली आहे यथाबुद्धी त्याचा विचार करण्याचा विस्तार करण्याचा विवेचन करण्याचा मी प्रयत्न करते आपण सर्वांनी मला थोडेसे आशीर्वाद द्यावे एक ओबी माऊलीशी म्हणते आणि आज विवेचनाला निवडलेला श्लोक म्हणे अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पूर्णिमा स्फूर्तीची जे सगळ्या श्रोत्यांकडून माऊलीच जर मागते स्फूर्ती तर मी का न मागावी आपण उदा उदार अंतःकरणाने तसे प्रेरक व्हा आपण एका श्लोकाच्या विवेचनात प्रवेश करू आज श्रुतीच्या आधारे मनाच्या श्लोकाच्या ग्रंथासाठी प्रास्ताविक मांडलं रोजच प्रवचनाची एक साधारण ढब आपण अशी ठरवून घेऊ थोडस मनाच्या श्लोकांच्या विषयी सामान्य प्रतिपादन स्थूल मानाने करू आणि नंतर एखादा श्लोक जरा असा तपशीलवार विवेचनाला घेत जाऊ आज आपण श्लोक निवडतोय ग्रंथामध्ये क्रमांकाने तिसरा आहे ज्यांना पाठ येत असेल त्यांनी माझ्यासोबत म्हणायचा प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आधी वदा जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू न येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो छान श्लोक आहे मनाच्या श्लोकाने सांगितलेल्या संपूर्ण परमार्थ उपक्रमामधला भूत असा प्रारंभीचा भाग आहे त्यातला हा श्लोक आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा सोपा अर्थ आहे प्रभात काळी मनामध्ये रामाचं चिंतन करावं राम चिंतित जावा आणि चिंतित जावा याचा अर्थ त्याच्या चिंतनाची सवय लावून घ्यावी एकदा चिंतन करून थांबायचं नाही चिंतित जावा चिंता म्हटलं असतं तर एकदा पुरे झालं असतं पण चिंतित जावं हा म्हणजे अशी सवय पाहिजे असं वळण पाहिजे प्रातःकाळच्या वेळेला रामचिंतन करावं राम प्रहरी राम रामप्रहर ज्याला म्हणतात असा तो प्रातःकालीन समय सूर्योदयाच्या काही पूर्वी सूर्योदयापर्यंत हा काळाचा प्रभात वेळ आहे या काळामध्ये रामचिंतन करण्याचे राम स्मरण चिंतन रामाविषयीचा विचार करण्याची सवय लावून घ्यावी प्रभाती उठल्याबरोबर पहिला प्रथम रामचिंतन करायचं पुढे त्यानंतर वैखरी राम आधी वदावा कुठल्या बरोबर बोलायला खूप सुरुवात होते पण इतर काही बोलण्याच्या आधी राम आधी वदावा वैखरीने प्रथम राम म्हणावा नंतर प्रपंच म्हणावा असा त्याचा अर्थ आहे उठल्यावर प्रथम अंतःकरणाने रामचिंतन करावं यानंतर वाणीचा कार्यक्रम जेव्हा सुरू करायचा आहे तेव्हा पहिला प्रथम काय करायचं वैखरीने राम असं काहीतरी उच्चार करायचा जशी कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मांडलेल्या देवतेचं पूजन दीप प्रज्वलन पुढे अध्यक्षाचा सत्कार त्यापुढे उद्घाटकाचा आणि त्यापुढे आणखीन मग बाकीच्यांचा झाला प्रपंच सुरू याप्रमाणे आधी काय करायचं त्यानंतर काय करायचं त्यानंतर काय करायचं असं सक्रम सांगितलंय प्रथम अंतःकरणाने रामचिंतन यानंतर वाणीचा वापर सुरू होताना प्रथम राम म्हणावा आणि त्यानंतर बाकी जे बोलावं लागेल ते बोलावं पुढे वैखरी राम आधी वदावा त्यानंतर वाणीचा कार्यक्रम झाला सांगितला काय करायचा सदाचार हा थोर सांडू नये दिवसभर काय करावं शरीराने सारखं कर्म सुरू राहत ना ते संपूर्ण कर्म सदाचारात जमा होईल असं असावं सदाचार हा थोर सांडू नये तो सदाचार एकूण आचरणासाठी अवघड जातो आणि म्हणून तो सोडू नका असा इथे उपदेश आहे सदाचाराने वागा असं नाही सांगितलं सदाचार सोडू नका सदाचार सोडण्याचे फार प्रसंग येतात आणि त्यावेळेला इतकं केलं तर काय बिघडतंय हल्ली चालतं असं म्हणून माणूस सदाचारापासून दूर जातो तसे दूर जाऊ नका शरीराने जेव्हा आता कर्मी करण्याचा प्रसंग उत्पन्न होतो दिवस उगवल्यानंतर त्यावेळेला संपूर्ण तो काळ सदाचारात घालवा अंतःकरणाने रामचिंतन वाणीने रामघोष आणि शरीराने सत्कर्मांचं आचरण एवढं तीन ज्यांनी केलं तो ह्या जगात मानव म्हणून जन्मण्याने धन्य झाला समजावं तो कृतार्थ आहे असा ओळींचा सरळ अर्थ झाला आता थोडस अधिक विवेचन करू खरं म्हणजे श्लोक म्हटला त्याच्या ओळींचे अर्थ सांगितले खरं झालं की नाही प्रवचनात पण एवढ्याने भागत नाही कोणाचं भागत नाही माझं भागत नाही मी एवढ्याने मी विधवा नाही असं आपण म्हणणार नाही आणि तेवढं म्हणून घ्यायचं असेल तर मला आणखी पुढे गेलं पाहिजे ते आपण आता थोडस खोल जायचा प्रयत्न करू जरा त्याच विवेचन समर्थांना काय अपेक्षित असेल सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो त्या माणूस म्हणून जन्मलेल्या प्रत्येक जीवाला धन्यता प्राप्त व्हावी असं सारखं वाटतं कृतार्थ जीवन जगावं सफल जीवन जगावं काही ठराव केले असतील ते सगळे पूर्ण व्हावेत केलेल्या प्रतिज्ञा निश्चय पण इच्छा अपेक्षा एवढ्या सर्वांची पूर्ती व्हावी सोनं झालं पाहिजे आपल्या जीवनाचं असं सगळ्यांना वाटतं देह त्यागिता कीर्ती मागे उरावी असं सगळ्यांना वाटतं कृत कृत्यश्च भारत असं अर्जुनानेच का आपणही पण <laughs> तेव्हा ती कृतार्थता इच्छा आकांक्षांची परिपूर्ती कीर्ती सन्मान समृद्धी ऐश्वर सुखलाभ ह्या गोष्टी सर्व आपल्याला उपलब्ध आहेत असा अनुभव ह्या जीवनात यावा म्हणजे आपण धन्य होतो असं सर्वांना वाटत आहे असा कोणीही नाही की ज्याला हे वाटत नाही धन शब्दाचा अर्थ हा धन्य जो शब्द आहे याच्यातला धन हाच मूळ शब्द आहे आणि धन शब्दाचा सुख असा अर्थ आहे आपल्याला धन शब्दाचा फक्त पैसा असा अर्थ माहित आहे पैशाने काही सुखाची अनुभूती येते म्हणून पैशाला धन म्हणू लागले धनाने थोडस सुख मिळतं असं वाटतं आपल्याला म्हणून ज्याने सुख मिळतं त्यालाही आपण धन म्हणायला लागलो पण त्याचा नेमका मार्मिक अर्थ सुख असा आहे धनाची प्राप्ती होणे म्हणजे सुखाची प्राप्ती होणे याला धन्य होणे असं समजावं धन्य शब्दाचा अर्थ सुखलाभ याला झाला तो धन्य असं म्हणतात धन शब्दाचा लक्षातच ठेवून घेऊ आपण मार्मिक अर्थ आहे सुख एवढाच आता ज्या ज्या कशाने सुखाचा लाभ होतो त्या सगळ्याला धन म्हणण्याची प्रथा पडली हे रुपये हे जो पैसा म्हणून आहे याला धन म्हणतात पण पशूंना सुद्धा धनात जना केलंय का नाही पशुधन म्हणतात गोधन इत्यादी पूर्वीच्या काळात हे असे नाणे नोटा रूप पैसा नव्हता पशु असायचे घरी गाई असायच्या मेंढ्या शेळ्या असायच्या ते पशुधन असायचे त्या ज्याच्यापासून सुख लाभ त्या सगळ्याला धन म्हणतात मग आता याच्याशिवाय जरी सुख मिळालं तर बिघडलं कुठे आणि म्हणून नुसत्या सुखालाच धन समजायचं हा सुख लाभ ज्याने होतो त्याने आपण धन्य होतो समर्थ धन्य होतो तो माणूस या जगात माणूस म्हणून जन्मलेला मृत्यू लोकी धन्य होतो कोण धन्य होतो तेव्हा धन्यतेचे तीन उपाय वरच्या तीन ओळीमध्ये आहेत ज्यांनी हे तीन उपाय अंमलात आणले आहेत त्या तीन उपाय अंमलात आणणारा धन्य होतो त्यालाच फक्त सुखाचा लाभ होतो असा श्लोकातून येणारा निष्कर्ष आहे ते तिन्हीच्या तिन्ही खरं केले पाहिजे कमीत कमी एक एक करीत जावा जो प्रभात काळी चिंतन करतो त्याला सुख लाभ होतो जो वाणीने प्रथम राम म्हणतो त्याला सुख लाभ होतो आणि जो सदाचाराने वागतो त्याला सुख लाभ होतो स्वतंत्रपणेही यांचा विचार करावा आणि सदाचाराचा परिणाम वाणीला शुद्धी येऊन राम उच्चार येतो दोन्हीच्या शुद्धीचा परिणाम अंतःकरण शुद्धी होऊन रामचिंतन सुरू होतं असा यांचा कार्यकारण भाव संबंध सुद्धा लावून घेता येतो पण हे तीन उपाय धन्य होण्याचे आहेत याच्याशिवाय आपण जेवढं शिक्षण घेतो नोकऱ्या धंदे करतो व्यवसाय मांडतो नाना खटपटी करतो या कोणत्याही खटकट खटपटीने सुख लाभ होत नाही असा या श्लोकातून येणारा दुसरा निष्कर्ष पटतो का पहा आता हे शिक्षण घेतलं म्हणजे हल्ली नोकऱ्या लागतात त्यांनी आपण धन्य होऊ तिकडे आता फार गर्दी झाली पण दुसरं काही करू म्हणजे सुख मिळेल असं वाटतं भारतात काही किंमत नाही पैसा फार मिळत नाही सुख मिळत नाही म्हणून बाहेर देशात जातो हे सगळे सुखाचे उपाय म्हणून आपण अंमलात आणतो कीर्तन त्याच्यासाठी करतोय प्रवचन त्यासाठीच आहे तब्येत बरी असो नसो करतोच पारं परमार्थ नावाने आपण पारमार्थिक कर्मे सुद्धा सुखासाठी करतो सगळी प्रापंचिक कर्मे सुद्धा सुखासाठीच करतो आणि पिढ्यानपिढ्या युगानुयुगे इतकं सगळं करणाऱ्यांना अजून सुखराब झाल्याची नोंद नाहीच आहे आणि म्हणजे ही सुखाचे साधन नाही आहेत असं म्हणावं का नाही शहाण्या माणसाने एकदा ठेस लागली तर लागलीच माणूस शहाणा होतो मी विज्ञान शिक्षिका होते म्हणून प्रॅक्टिकल परीक्षा घ्यायला मला बाहेर गावी जावं लागायच एका गावी गेले तिथली परीक्षा आटपून तिथल्या विज्ञान शिक्षकाच्या घरी गेले त्यांनी चहा पाण्यासाठी नेलं उन्हाळ्याचे दिवस असतात फेब्रुवारीचा शेवट मार्च महिना असे दिवस आहे संत्री खूप आहे आमच्या भागात तरी फार आहे तर त्या शिक्षकांनी माझ्यासाठी संत्री आणून ठेवली होती माडीवर त्यांचं घर समोर एक लहानशी गच्ची गच्चीत सावली होती गच्ची पूर्वेकडे होती म्हणून पश्चिमेचं ऊन नव्हतं तर आम्ही खुर्च्या टाकून गच्चीत संत्री खात बसलो त्या गच्चीमध्ये एक वानर आलं आणि ते आमच्याकडे पाहायला लागलं तर मी त्या टीचरला म्हणते त्याला संत्र पाहिजे बहुतेक तर त्यांनी एक संत्र घेतलं ना असं त्याच्याकडे फेकलं त्या वानराने ते झेललं झेलून दोन्ही हाताने फोडलं तर ते ताजं संत्र त्या सालाला खूप तेल असतं ते तेल त्याच्या डोळ्यात उडालं डोळ्याची आग झाली बसणार आहे त्यांनी ते तिथेच गच्चीत खाली ठेवलं दोन्ही हाताने डोळे चोळले थोड्या वेळाने ते संत्र खाल्लं ते पुन्हा आमच्याकडे पाहायला लागलं तर मी म्हटलं त्याला त्यांना त्या शिक्षकाला त्याला आणखी हवं आहे हो संत्र म्हणून त्याने दुसरं संत्र त्याच्याकडे फेकलं ते त्याने घेतलं आणि संत्र असं हातात धरून पाठीमागे हात नेले संत्र फोडलं आणि खाल्लं दुःखाच्या किंवा इच्छित वस्तूच्या अलाभाच्या एकानुभूतीने वानर जो शहाण होतो तर नरका हो आपण सुखासाठी म्हणजे धन्य होण्यासाठी जितक्या खटपटी आज पर्यंत केल्या आपल्या पूर्वजांनी केल्या आपले वंशजही करतील आपण करतोच आहोत त्या खटपटीतून अजून यशाचा लाभ झाल्याची जो नोंद होत नाहीये अशी अनुभूती नाही तर जो उपाय हाती धरला त्या उपायात खोट असली पाहिजे का नाही एवढं एक तात्पर्य जर आपल्याला धरता आलं तर बरं होईल हे समर्थांना समजलं त्या संपूर्ण जनाचं निरीक्षण केलं निरीक्षण केलेलं आहे जनाच्या स्वभावाचा अभ्यास केलाय तपोत झालेले ते समर्थ अतिंद्रिय दर्शनाने धन्य झालेले समर्थ या जनाच्या स्वभावाचा अभ्यास केलेले समर्थ शाश्वत सुख लाभासाठी आपल्याला तीन उपाय सांगतायत प्रभाते मनी राम चिंतित जाव पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये अंतःकरणाने चिंतन करावं परमात्म्याचं मी महाप्रास्ताविकात थोडस बोलले होते विचार प्रपंचाविषयी चिंतन करणे चिंतन करू नये तरीच जात नाही म्हणून ते करूच नाही आणि चिंतन जर करायचं असेल प्रपंचाविषयी ते अवश्य करावं ते अशा अर्थाने करावं की तो आहे तसा स्वीकारण्याची तयारी होईल आहे तसा स्वीकारावा तो आपल्या सत्कर्माचा परिणाम म्हणून काही चांगली फळं देत राहतो त्यावेळी आनंदाने स्वीकारावीत प्रतिकूल फळे सोबत असतील एक दृष्टांत पाहून घेऊ आपण आपल्याला सगळ्यांना शेंगदाणे आवडतात शेंगदाण्याची म्हणजे महान पर्वणी आली आहे दोन चार दिवसावर खूप चांगला आहे तो पदार्थ शेंगदाणा छान आहे आवडतो आहे सगळ्यांच्या परिचयाचा आहे घरोघरी शेंगदाणे आहे अहो पण ते शेंगदाणे जर हवे असतील ना तर तसेच्या तसे शेंगदाणे झाडाला लागत नाही त्याला शेंग असते शेंगेला टरफल असत त्या टरफलाच्या आत दाणा असतो शेंगदाणा पाहिजे असेल तर शेंगेच्या टरफला सहज मिळतो ह्या प्रपंचात एकही गोष्ट अशी नाही की जी फक्त सुखरूप आहे ती दुःखासह घ्यावी लागते दुःख घेण्याची तयारी केली असेल तर त्याच्या आत कुठं थोडं बहुत सुख असेल म्हणून इथे निर्भेळ सुखाची व्यवस्था नाही मला तहान लागली मी म्हणते पाणी हवंय ताई ताई एक फुलपात्र भरून किंवा लोटी भरून तांब्या भरून आणतात मी म्हणते मी तांब्या नाही मागितला मी पाणी मागितलंय त्या म्हणतात तांब्याशिवाय पाणी देता येत नाही आणि जर त्यांचं सामर्थ्य असलं तांब्याशिवाय पाणी देण्याचं पण मला भांड्याशिवाय पिता येत नाही पाण्याचा लाभ पात्रासह आहे प्रपंचाचं वर्णन चाललंय दाण्याचा लाभ टरफलासह आहे प्रपंचात सुखाचा लाभ दुःखासह आहे करावी तयारी समर्थ म्हणतात आणि एवढ्या तयारीने मग प्रपंच सुखाचा लाभ इथे सुख धन्य करून देणार शाश्वत सुख मिळवायसाठी प्रभाती विषय चिंतनाचा आत्मा असावा बस राम समर्थांच्या वाङ्मयातल्या राम शब्दाचा अर्थ दशरथाचा पुत्र असा अवतार राम आहे असाही आहे जगत करता ईश्वर असाही त्याचा अर्थ आहे आणि ब्रह्मवस्तू आत्मा परमात्मा असाही राम शब्दाचा अर्थ आहे संदर्भ पाहून अर्थ ठरवीन जायचा आता ज्याविषयी चिंतन करायचं तो चिंतनाचा विषय अवतारही असो हरकत नाही ईश्वर असो हरकत नाही श्रुतीत आपण बोललो त्याप्रमाणे तो आत्मा असावा चिंतनाचा विषय राम असाही असो इतकंही काही जमत नसेल तर रामाची मूर्ती का असो पण त्याचा विचार करावा विचार कसा करावा रामाचं स्वरूप काय आहे राम कोण आहे रामाचा आणि माझा संबंध काय आहे रामाचा ह्या सृष्टीशी संबंध काय आहे माझा आणि सृष्टीचा संबंध काय आहे ह्या प्रश्नांची उकल करीत जाणे याला विचार करणे वा चिंतन करणे म्हणतात चिंतनामध्ये दोन टप्पे आहेत चिंतनात प्रथम स्मरण होतं आणि नंतर विचार होतो स्मरण आणि विचार एकत्रित येतात तेव्हा चिंतन घडतं चिंता आणि चिंतन हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहे पण चिंता शब्द हा ज्याची निर्मिती दुःख आहे त्याला लावलाय आणि चिंतन शब्द ज्याची निर्मिती सुख आहे त्याला लावलाय जे करून सुख होत ते चिंतन आणि जे करून दुःख होतं त्याचं नाव चिंता म्हणून चिंतेचा विषय प्रपंच आहे आणि चिंतनाचा विषय परमात्मा आहे दोन्ही शब्द इकडून इकडे वापरल्याने काही अपराध नाही चालतात पण सर्वसाधारणपणे विभागणी झाली आहे त्या राम चिंतन करावं राम कोण कसा कुठे काय माझा त्याचा संबंध काय त्याचं स्वरूप जगाचं स्वरूप जगाचा त्याचा संबंध आणि म्हणून माझा आणि जगाचा संबंध एवढं विचाराने ठरविणे साधक बाधक विचार करावा युक्ती प्रयुक्ती पहावी शास्त्राचे पुरावे पहावेत संतांचे अनुभव पहावेत आपले जे काय तुरळक अनुभव त्याच्याशी जोडून ताळून पाहावेत एवढ चिंतनाच्या कार्यक्रमात चालतात असं चिंतन केव्हा करावं प्रभाती प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा आधी चक्र पाणी आणि मग चहा पाणी पुढे पुढे वैखरीने बोला प्रपंच पण बरोबर चहा पाणी चालतं का नाही सांगा हे समर्थांनी अवलो केलंय लक्षात ठेवा हे आपलं निरीक्षण त्यांनी केलं आहे अवघड आहे सगळं खूपच आमच्या घरी पाहुणे यायचे होते पुष्कळ वर्ष झाले तेव्हा तयार श्रीखंड विकत मिळत नव्हतं त्या काळातली गोष्ट म्हणून दही घ्यायचं ते फडक्यात बांधून ठेवायचं टांगून ठेवायचं पाणी गळून जायचं त्याचा चक्का तयार व्हायचा मग श्रीखंड करायचं पाहुणे यायचे म्हणून दही घेऊन ठेवलं आदल्या दिवशी रात्री ते टांगून ठेवलं होता उद्याच्या जेवणात होईल तयार ते ते असं संध्याकाळच्या वेळी बांधून ठेवलं टांगून ठेवलं खुंटीला रात्री झोपताना एकदा त्याच दर्शन घेतलं सकाळी आता लवकर उठलं पाहिजे पाहुणे यायचे तर आपण पारोसे बरे नाही स्वयंपाकही लवकर झाला पाहिजे म्हणून लवकरच उठलो पाच वाजायच्या आधी उठलो आणि उठल्याबरोबर काही केला असेल तर डोळे चोळीत त्या पाशी असं माझ अवलोकन समर्थांनी केलंय म्हणून म्हणतात पुढे वैखरी राम आधिवदा हे प्रापंचिकाचे स्वभाव आहेत म्हणजे उठता बरोबर प्रपंच प्रारंभ होतोय आणि झोपताना प्रपंचाच्याच स्मरणामध्ये चिंतनात दर्शनात आपण झोपायला जातो आहोत आणि म्हणून झोपेच्या प्रारंभी विषय झोपून उठता क्षणी विषय म्हणून मध्यंतरी तेच असा न्याय आहे जे आधी जे शेवटी ते मध्ये आणि म्हणून आपली रात्र सुद्धा प्रपंचातच चालली आहे आणि म्हणून झोपल्यानंतर आनंद होतच नाही झोपूनही आनंद होत नाही समर्थ सांगतायत दिवसाचा प्रारंभ करतोय तेव्हा चिंतन झालं आहे मनाचा कार्यक्रम झाला आहे आता दुसरा कार्यक्रम वाणीचा प्रारंभ करूया आपण प्रथम कुठल्या बरोबर प्रातस्मरणाचे काही श्लोक म्हणावे नसतील ते श्लोक पाठ तर श्रीराम जयराम जय जयराम राम पाठ असत पांडुरंग हरी वासुदेव हरी पाठ असत तसं म्हणावं यातलंही काही जमत नसेल प्रपंचच भोवती घेरून असेल तर बा रामराया लागते आता खटपटीला लक्ष ठेव एक प्रार्थना तर करा मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही या जगती कोणी नाही रिकामा हरदास लोक म्हणत असतात सोडून रामा धावती कामा या जगती कोणी नाही रिकामा कोणीच रिकामा नाही या जगामध्ये सगळ्यांना ह्या प्रापंचिक कामाने अगदी घेरून ठेवलंय नाही नका करू यातलं रामचिंतनाचं काही करू नका दिवसभर राम प्रभाती राम नका म्हणू पण त्या रामरायाला एकदा प्रपंच सुरू करण्याच्या पूर्वी प्रार्थना करून ठेवावी बा मी तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकणार म्हणून तू माझ्याकडे लक्ष ठेव एवढं तर म्हणून बघा एकदा म्हणून बघा आणि राम म्हणतो हरकत नाही त्यांनी मला काम जरी सांगितलं असलं तरी चालेल पण मला सांगितलंय आणि म्हणून आता माझं कर्तव्य आहे की याच्याकडे मी लक्ष ठेवावं देवाशी कोणत्याही पद्धतीने संबंध जोडणे असा याचा अर्थ होतो आणि असा एक संबंध भगवंताशी जर जोडता आला तर आता रामाचं जर रक्षा आपल्यावर असलं तर आपल्या हातून दुराचार होईल का सांगावं रामाची जर कृपा आपल्यावर झाली त्याची दृष्टी आपल्याकडे असली तर सुखाला काय कमी आहे एक मनुष्य एका राजाकडे गेला आणि राजाला म्हणतो की मला एखादी नोकरी द्या खूप दिवसाचा बेकार हिंडतो आहे मला एखादी नोकरी द्या चरितार्थाची काही सोय नाहीये कसा तरी खातो पितो आहे मला एक नोकरी द्या राजाने त्याचे एकूण सच्छिलता सौजन्य बोलण्याचा सगळा नम्र भाव इत्यादी पाहिलं आणि राजाने म्हटलं हो बरं ठीक आहे तू कोणती सेवा करू शकतो तुम्ही सांगाल ते करीन म्हणून राजाने काही आवश्यक त्याला वाटलं तेवढं काम त्याला सांगितलं इतकं तू करीत जा तर तो म्हणाला हे आपण सांगितलेलं जे काम आहे हे जर मला करायचं असेल तर मला राहण्याची जागा राजवाड्यापासून फार दूर नाही चालणार इथे जवळपास एखादी खोली राजाने राजवाड्यामधलीच एक बाजूची खोली त्याला राहायला दिली ते काम त्याने स्वीकारलं ठीक आहे म्हणे तू आता आजपासून सुरू कर पण तू काय पगार घेशील तर तो माणूस म्हणतो पगार कशाचा राजाची सेवा करायचा पगार कशाला पाहिजे मला काही पगार नको मी तसा बिना पगारी काम करणार आहे असं कसं तू इतकं काम करशील आणि तुला काहीच नको मग द्यायचं असेल तर माझ्याकडे फक्त लक्ष द्या बाकी काही नको तर राजालाही आनंद झाला फुकटामध्ये चांगलं इतकं काम करणारा माणूस मिळाला तो त्या खोलीत राहायला लागला त्याच्याकडे लक्ष द्यायचं एवढं राजाने कबूल केलंय म्हणून राजा सकाळी उठल्यावर जो राजवाड्यामध्ये अशी फेरी मारायचा हा त्या खोलीत समोर दिसला हा कसं काय चाललंय भाऊ याने म्हणायचं ठीक आहे दुपारी राजाची फेरी आली म्हणजे झालं का जेवण भाऊ दुपारच्या वेळेला हा आजचे काम झालेत ना भाऊ संध्याकाळी अजून कामच करता का भाऊ पुरे आता तर रात्री पुन्हा राजानी एक आपली सगळ्या गोष्टींच न्यायासाठी निरीक्षणासाठी छा खेप रात्रीची करायची याचं दार बंद असलं तरी झोपला वाटत भाऊ दिवसातून त्याला चार पाच वेळेला भाऊ भाऊ करून त्याच्याकडे पाहायचं लक्ष द्यायचंय हे सगळ्यांनी लक्षात घेतलं अरे राजाच्या विशेष मर्जीचा दिसतो तो उठलेला विचारायचं झोपलेला विचारायचं जेवलेला विचारायचं राजा त्याच्यावर इतके नजर मेहर नजर करतोय आता आपले काम जर काही करून घ्यायचे असले तर याच्या थ्रू करू आणि मग कोणीतरी यायचं मला अमुक अमुक राजाकडून मंजुरी पाहिजे एवढं द्या ना भाऊ करून त्याने राजा पुढे जायचं राजाने काम करून द्यायचं याचं काम ह्या भाऊने केल्याबरोबर त्या ज्याचं काम आहे त्याने याला पैसे द्यायचे असं करता करता हा दुसऱ्यांची कामे करून देऊ लागला आणि त्यांच्याकडून याला अमाप संपत्ती मिळू लागली त्याला अमाप संपत्ती मिळण्याचा उपाय कोणता होता त्याच्याजवळ तो फक्त राजाने त्याच्यावर लक्ष देणे या रामरायाचं जर आपल्यावर लक्ष राहिलं तर ह्या जीवनात आपल्याला काही कमी पडेल हो? आणि ज्याला वाटतं कमी पडेल त्याला समर्थाने करंटा म्हटलं मी नाही म्हणत तेव्हा एक करंट पण सोडावं आणि मोठ्यांनी आपल्यावर मेहर नजर करावी एवढी एक प्रार्थना प्रभाती करून ठेवावी ना वाणीने एक प्रार्थना तरी करावी आधी राम म्हणावा मग प्रपंचाची भाषा जेवढी असेल ती बोलायला सुरुवात करावी आणि यानंतर आता शरीर प्रधान जात आहे अशी सगळी कर्मे करायला सुरुवात करावी त्या कर्मामध्ये सदाचार करावा सदाचार शब्दाचा विचार आपण मानतो आहोत सत आचार तो सदाचार सत शब्दाचा ब्रह्मवस्तू असा अर्थ आहे जो आचार आचरण क्रिया करणे कृती हे सर्व ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीसाठी उपयुक्त होतील तेवढ्यांना सदाचार म्हणतात त्याला सत्कर्म म्हणतात जे ब्रह्मप्राप्तीसाठी सुख लाभासाठी शाश्वताच्या प्राप्तीसाठी साधनीभूत ठरेल तेवढ्या कृती करणे कार्य आचरणे ही सत्ने बोलली जातील ती सगळी सदाचारात जमा होती सद्वस्तूच्या लाभासाठी उपयुक्त असलेल्या आचरणाला सदाचार म्हणावं दुसरा अर्थ सत्शब्दाचं शास्त्राने ज्याला हे उत्तम आहे अशी मान्यता दिली आहे सत म्हणजे चांगले उत्तम शास्त्राने ज्या ज्या कार्यांना कर्मांना चांगली आहेत उत्तम आहेत असं मान्यता देऊन ठेवली आहे तेवढ्याच कृती सदाचार ठरतात तिसरा अर्थ शब्दाचा संत सज्जन साधू असा अर्थ होतो म्हणून साधू जे आचरण करतात सज्जन जे आचरण करतात त्या आचरणाला सदाचार म्हणतात आणि या तीनपैकी कोणत्याही अर्थाने ठरवून घेतलं तरी चालेल सज्जन जसे वागतात तसं वागावं सदाचार होतो शास्त्रांच्या मान्यतेप्रमाणे वागावं सदाचार होतो सदाचार हा नेहमी विहित असतो म्हणजे कोणी करावं असा विधी ज्याच्यात आहे ते विहित कर्म कोणी ते करू नये असं जे सांगितलं नोंदलं आहे ज्याचा निषेध केला आहे ते निषिद्ध कर्म म्हणून कोणतंही निषिद्ध कर्म सदाचारात बसत नाही जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे समर्थांनी सदाचाराला करणे म्हटलंय आणि दुराचाराला निंद्य कर्मे म्हटलं आहे अशास्त्रीय तेवढं दुराचारात जात शास्त्रीय कर्म तेवढं सदाचारात आहे दुर्जन वागतात तो दुराचार आहे सज्जन वागतात तो सदाचार आहे सदाचार केला असता सद्वस्तूचा लाभ होण्याला मदत मिळते दुर्वर्तनाच्या साह्याने आपण सद्वस्तूपासून दूर जातो सदाचार हे विहित कर्म आहे वेदाने जे करणीय म्हणून ठरवलं ते सदाचारात जातं विहित होतं आणि विहित सुद्धा कोणतं विहित आहे कोणतं निषिद्ध आहे हे ज्याने ज्याने वैयक्तिक ठरवून घ्यावं विशेषाने विहित वेगळं आहे जातीवाचक विहित वेगळं आहे समाजवाचक विहित वेगळं आहे नातेसंबंधाने विहित वेगळं आहे वैयक्तिक विहित वेगळं आहे थोडासा अर्थ पाहून घेऊ जो पुत्राने वागण्याचा धर्म आहे मुलगा पुत्र तसच बापाने वागायचं नसतं म्हणून पुत्राचं जे विहित आहे ते बापाचं विहित नाही आणि जे बापाचं विहित आहे ते पुत्राचं विहित नाही शिक्षकाचं जे विहित कर्म आहे ते विद्यार्थ्यासाठी नाही आणि विद्यार्थ्याचं जे विहित कर्म आहे ते शिक्षकासाठी नाही राजाचं विहित कर्म वेगळं आहे प्रजेचं विहित कर्म वेगळं आहे एकाचं विहित दुसऱ्याचं निषिद्ध असत त्याच निषेध विहित पहिल्याला निषिद्ध असत विहित आणि निषिद्ध हे आपण कोणत्या स्तरामध्ये कोणत्या गटात बसतो यावरून ठरवायचं आहे एक श्लोक आहे असंतुष्टा द्विजा नष्टा संतुष्टाश्च महीभूता सलज्जा गणिका नष्टा लज्जा कुलांगना छान वचन आहे ब्राह्मण वर्णाच्या विषयी उल्लेख आहे त्याच्यात म्हणजे सत्कर्माने वागण्याचे म्हणजे वागण्याचं व्रतच ज्यांनी घेतलं ब्रह्माध्यासाचं व्रत ज्यांनी घेतलं भगवत भक्ती इत्यादी शास्त्राध्यास करून परमात्म्याची जवळीक जोडण्याचं ज्यांचं व्रत आहे प्रामुख्याने ब्राह्मण वर्णाचे लोक तसे पण जे जे कोणी करतील ते सगळे याच गटात मोजले जाते आणि याप्रमाणे संतोष हे त्यांचं व्रत आहे त्यांचा धर्म हे त्यांचं विहित आहे ह्या गटात जे जे बसतील त्या सर्वांनी संतोष राखणे हे अत्यंत आवश्यक आहे संतुष्ट हा आणि जर ते असंतुष्ट असतील तर ते सगळे द्विज हा त्यांचा विनाश आहे संतोष अतृप्ती ज्याच्या जवळ असेल ते ब्रह्माभ्यासाच्या उपयुक्त नाही चित्त त्यांचं ते त्याचे अधिकारी ठरत नाही परमार्थ करायला निघाले आणि संतोष अजिबातच नाही जमणार नाही आता जेवढं मिळालं विधिवशात प्राप्तेनं संतुष्टताम असं आचार्य साधना पंचकात सांगतात दैववशात जेवढं मिळालं तेवढ्यामध्ये जो तृप्त असतो तो परमार्थ करू शकतो पण आता राजे आहे महीभूत म्हणजे राजा हे जे राजे असतील त्यांनी संतुष्ट राहू नये सैन्यामध्ये किती आहेत पन्नास शिपाई आहेत पुरे झाले असं राजाने नाही म्हण त्याचे पाचशे शिपाई व्हावेत त्याचे पाच हजार व्हावे पाच लाख व्हावे संरक्षणाला हवेत आहे तेवढे सगळे कोशामध्ये किती पैसे आहेत पाच हजार रुपये पुरे झाले थोडे झाले का असं राजाने म्हणू नये त्याचे पाच लाख करावे पाच अब्ज करावे रात्रंदिवस कोष कसा भरत चालेल याची धडपड राजाने करीत राहावी एक गाव आहे आपलं पाच सहाच्या घरांचं पुरे झालं असं नाही राज्याच्या सीमा विस्तारित न्याय करीत जाव्यात राज्याच्या सीमा वाढवाव्यात कोशातील धन वाढवावं सैन्याची सैनिकांची संख्या वाढवावी शाळा वाढवाव्यात शिक्षण संस्था वाढवाव्यात परोपकाराची काही सत्रे चालवावीत हे त्यांनी वाढतच ठेवावं आणि कधी रात्रंदिवसही त्यांनी एवढं पुरे झालं असं म्हणू नये जर तो असा याच्यात संतुष्ट राहिला तर राजा नष्ट झाला समजून झाला संतुष्टाश्च हा वरांगणांचं काम करणाऱ्याने लज्जा सांभाळण्याने त्यांचा घात आहे आणि कुलस्त्रियांनी मर्यादा सांभाळली नाही तर त्यांचा नाश आहे म्हणून एकाच जे विहित ते दुसऱ्याचं निषिद्ध असत म्हणून विहित हे शास्त्र समोर ठेवावं सज्जनाला समोर बसवावं आणि आपलं विहित निवडून घ्यावं त्याचं आचरण करावं येरू आचार जो परावा तो देखता किर बरावा परी आचरतेनी आचरावा आपुलाची दुसऱ्याचं वागणं दुसऱ्याचे धर्म आचरण खूप उत्तम आहे असं वाटतं आपल्याला परंतु आचरणाची प्रत्यक्ष वेळ येते त्याने तेव्हा त्याने स्वतःच विहित इंग्लंड अमेरिका त्या थंड प्रदेशातले लोक बूट घालून जेवतात छान वाटतं बा मला तरी आवडतं येरू आता जो परावा दुसऱ्याचा तो देखता की र बरवा आई म्हणते चपला काढल्या का चपला काढल्या पाय धुतले का देवाला नमस्कार केला का मोठ्यांना नमस्कार केला का आता वाढते ते कसं बरं आहे का नाही आपले बुटा सकट बसले खाल देव नाही नमस्कार नाही पाय धोणे नाही सुटीर उतरणार नाही काही नाही येरू आचार जो परावा तो देखता कीर बरावा छान दिसतो पण आचरतेने आचरावा आपुलाची भारतीय संस्कृती हवामान आहे वातावरण आहे समाज आहे शास्त्र संस्कार आहे इथल्या लोकांनी बूट न घालता जेवावं असं समर्थ म्हणतात <laughs> असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते म्हणून येणे आचरावा आपुलाची स्वतःच विहित शोधून घ्यावं स्नान करूनच जेवावं हे विहित आहे पण आठ दिवसापासून ताप एकशे तीन आहे चालू आता स्नान न करता जेवावं हे विहित आहे लक्षात आलं असेल माझं म्हणणं केव्हा कोणता विहित कोणासाठी कोणता विहित ह्या सर्व गोष्टीच्या शास्त्राने केलेली चिकित्सा सज्जनाने केलेला उपदेश या कसोटीवर नेऊन ठरवाव आणि त्याप्रमाणेच आपलं विहित निवडून आपण आचरण करावं तो सदाचार ठरतो म्हणून सदाचार असा या पद्धतीने चालवावा आपल्याला शास्त्र समजत नाही म्हणून वाचून काही कळत नाही प्रवचनाधिकार ऐकून थोडस कळतं पण तरी नीट बोर होत नाही प्रवचन आत्ताच्या चालू प्रवचनासारखं असलं तर जे येत होतं तेही जात असं काही होत आणि म्हणून सदाचाराचं नेमकं उत्तर जर पाहिजे असेल कशाला कोणी सदाचार म्हणावा तर धर्मस्य तत्व निहितं गुहायाम महाजनो ये न गतसपंथा हा त्याच्या प्रसंगी थोर पुरुष कसे वागले एवढं बघावं आणि डोळे मिटून तसं चालावं महाजनो ये न गत सपंथ थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्या त्या परिस्थितीत कोर्टाचे निकाल लावतात ना वकिलाच्या घरामध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन बघा असे शेकडो पुस्तक असतात मी विचार केला एक दिवस एका वकिलाकडे गेले तर एवढे पुस्तक यांनी कधी वाचायचे आणि वकिलीची डिग्री जर मिळवायच्यासाठी एवढे पुस्तक वाचायचे असतील तर किती जन्म पाहिजेत हे एवढे पुस्तक का हो एवढे तुम्ही परीक्षेच्या आधी वाचलेत का तर म्हणे काही हे परीक्षेच्या आधी पुस्तक नाही आहेत म्हटलं मग हे कशाची पुस्तकं आहेत आम्हाला म्हणे हे केसेस चालवताना काही काही परिस्थितीमध्ये निकाल देताना कायदा सापडत नाही कोणताच कायदा त्या निकालाकरता उपयुक्त वाटत नाही त्यावेळेला आम्ही फलाण्या कोर्टाने या परिस्थितीत कसा निकाल दिला ते बघतो तसा निकाल देऊन टाकतो तर प्रत्येक हायकोर्टामधले किंवा साध्या कोर्टामधले सर्वोच्च न्यायालयामधल्या विशिष्ट केसेसचे निकाल त्या त्या परिस्थितीत कसे लावले आहेत याच्या नोंदी असलेली ही सगळी पुस्तकं आहेत आणि ते आम्ही लिहून ठेवलेलं आहे अशा प्रकारच्या खून खटल्याचा निकाल लावायचा याच याच्यामध्ये आहे मग आम्ही त्या नंबरचं पुस्तक काढतो आणि तशी ही पॅरल केस असली तर आम्ही लावली डोळे झाकून तसाच निकाल करतो म्हणजे कोर्ट दरबारी सुद्धा निकाल महाजनो ये लगत पंथा हा ह्या न्यायाने लागतात आपल्या सर्वसामान्य सकळ जे त्या सर्वांनी येथे श्रेष्ठ जे जे आचरती तया नाम धर्म ठेवी त्याच आचरण आपण करून सदाचार निवडावा तो थोर आहे म्हणजे उत्तम फल देतो म्हणून सांडू न येतो एवढं तीन ज्यांनी केलं ते या जीवनात धन्य होतात हा मध्यम प्रकाराच्या स्तरावरचा विचार विवेचन आपण केलेला आहे आपला वेळ संपत आला आहे याच्यामध्ये थोडासा तात्विक विचाराचा भाग आहे त्याचं मी फक्त सुतोवाच करते आणि तात्विक विषय याचा उद्याच्या प्रवचनामध्ये पूर्ण करू आपण थोडंसं सुतोवाच करते रामरक्षेमधला एक श्लोक आपण सर्वजण म्हणूया श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि रामचंद्र चरण वचसा श्री रामचंद्र चरणौ शिरसा श्री रामचंद्र चरणौ शरण प्रपद्ये जय जय रघुवीर रामरक्षेतला हा श्लोक आणि आपल्या आजच्या विवेचनाचा हा समर्थांच्या मनाच्या श्लोकातील एक श्लोक हे अगदी समान आहे श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरावे प्रभाते मनी राम चिंतित जाव श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामी पुढे वैखरी राम आधी वदाव श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामी सदाचार हा थोर सांडून येतो थोडस वाटत असेल हे कसं जुळलं जुळत पण श्रीरामचंद्र चरण शिर शरण प्रपद्ये धन्य होतो मनाला काय करायला पाहिजे शरीराने काय करावं वाणीने काय करावं याचा विषय मनुष्याला स्वतःच्या उद्धारासाठी देवाने चार साधने देऊन ठेवली आहेत तीन साधन रूप जास्त आहेत एक थोडं साधनपणाला थोडं उच्च स्तरावर आहे चार साधने देऊन ठेवली स्वतःचा उद्धार करायला माणसाजवळ काय आहे चार साधने आहेत त्यातलं पहिलं आहे मन दुसरं आहे वाणी तिसरं आहे शरीर काया वाचा मन एवढे ही तीन साधने आणि शेवटचं साधन या सर्वांचा प्रेरक म्हणून बसलेला जीव एवढी चार हे चार गोष्टी आहेत मानव शरीरातला जीव याला साधन मानताना थोडी अडचण वाटते म्हणून तीन प्रधान साधने आहेत काया वाचा मन काया वाचा आणि मन प्रपंच ही करण्यासाठी ही तीनच साधने आहेत आणि परमार्थाची सुद्धा ही एवढीच तीन साधने आहेत ही तीन साधने देहासाठी किंवा नाशिवंत अनात्म वस्तूसाठी वापरली तर प्रपंच होतो ही तीन साधने अविनाशी वस्तूसाठी किंवा देवासाठी वापरली तर परमार्थ होतो तेवढं सोपं काया वाचा मन यांच्या साह्याने जर अनात्म म्हणजे नाशिवंत वस्तूंचा म्हणजे देहाधिकांचाच विचार फक्त होत असेल तर जे घडत राहतं त्याला प्रपंच समजावं आणि ह्या तीनचा उपयोग जर देवाकरता होत असेल आत्म्यासाठी होत असेल अविनाशी वस्तूसाठी केला जात असेल तर जे काही चालतं त्याला परमार्थ म्हणतात म्हणून साधने तीच तेच मन प्रपंच वा तेच मन परमार्थ करील इत्यादी काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणावी तसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका असं समर्थ म्हणतात काय वाचा मन तीनच गोष्टी आहेत उद्धार करून घ्यायचा असेल तर ही तीनच वापरायची आणि बुडायचं असेल तरी ही तीनच वापरायची या प्रभाते मनी रामचिंतित जावा ही तीन साधने त्यांनी परमार्थात कशी वापरावी याची सूचना केली आहे मनसा स्मरावी आणि चिंतन करावं त्यातला एक बारीकसा मुद्दा शिरस प्रधानम या सर्वेषु वात्रेषु शिरा प्रधानम त्या आपल्या संपूर्ण शरीरामधले जे अवयव या अवयवांमध्ये डोकं सर्वात प्रमुख आहे प्रधान अवयव डोकं आहे मस्तक आहे म्हणून संपूर्ण शरीराचा उल्लेख न करता फक्त डोक्याचा करता शिरगंती <laughs> हातपाय गणती करीत नाही <laughs> या शरीरामध्ये प्रधान ते आहे त्याचाच उल्लेख केला की झालं का तेव्हा शिर प्रधान आहे या संपूर्ण शरीरात मग बुधकौशिक मुनी शिरसान मामी म्हणतायत आणि यांनी सदाचार थोर सांडू नये तो शरीराशी जोडलाय मग शिराच्या उल्लेखाने शरीरच होत आणि शरीराच्या उल्लेखाने समर्थांना शिरच अपेक्षित आहे आणि म्हणून जे शिरसान मामीचा अर्थ होतो रामाला शिराने वंदन करावं मस्तक झुकवावं नमस्कार करण्याचे हे प्रकार आहेत सगळे नुसते जसं त्याच्याकडे बाळाचे डोळे करायचे झाला नमस्कार थोडीशी मान झुकवायची झाला नमस्कार हात जोडायचे झाला नमस्कार असं करायचं झाला नमस्कार कमरेत वाकायचं झाला नमस्कार बसून पायावर डोकं टेकवायचं झाला नमस्कार दंडवत प्रणाम हाही झाला नमस्कार हे नमस्काराचे अर्थ प्रकार आहे त्यांच्या अर्थामधच्या छटा वेगवेगळ्या आहेत उद्याला पाहू तेव्हा शरीराने नमामी नमस्कार करतो त्याच्याशी लीन होतो नम्र होतो झुकतो शरीराने सत्कर्म करीत असताना परमात्म्याला ते सतत नमस्कारच चालतो स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला तया सर्वात्मका ईश्वरा स्वतःच्या कर्मांचीच पूजा ही सर्वोत्तम पूजा म्हणून भगवंतानी मान्य केली आहे स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धी विंदती मानवा सिद्धीला म्हणजे कृतार्थतेला हे सगळे माणसं प्राप्त होतात कशाच्या साह्याने स्वतःच्या सत्कर्म रूप पुष्पांनी त्याची पूजा केली तर म्हणून त्याला सर्वात उत्तम पूजा स्वतःची कर्मे उत्तम तऱ्हेने पार पाडणे हेच आहे म्हणून सदाचार करीत असणारे प्रत्यक्ष देवपाठावर देव मांडून पाना फुलांनी नैवेद्या धूपदीपाने पूजा करतील त्याची गरजही नाही सावता मायाने स्वकर्म कुसुमांची पूजा केली सावतोबाला नामदेवाने विचारलं पांडुरंग तुमच्या पोटात येऊन लपतो तुम्ही पंढरपुराला कितीदा जाता हो आणि सावतोबा तोपर्यंत पंढरपूरला एकही दिवस गेलेले नाहीत आणि तरी परमात्मा एवढा तुष्ट आहे स्वकर्म कुसुमांची पूजा तो बांधित होता म्हणून सदाच आरहा थोर सांडू न येतो या श्लोकाशी याचा ताळमेळ घातला आता थोडासा अधिक एक बारीक बारकावा उद्याच्या प्रवचनात पाहू समर्थांना आज इतकी सेवा अपेक्षित आहे ती त्यांच्या पुढे आपण मांडली आहे त्यांनी ती गोड करून घ्यावी आपण सर्वजणांनी मोठा सहनशक्तीपूर्वक श्रवण केलं आहे <laughs> धन्यवाद देते आरती यानंतर आरती होते आहे आपण आरतीपर्यंत सर्वांनी तिथे थांबायचं आहे उद्या पुन्हा असाच आपल्या सहवासाचा मला आनंद प्राप्त होईल अशी एक अपेक्षा ठेवते आणि थांबते जय जय रघुवीर कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुका Yeah.